पानी है जीवन की आस पानी को बचाने का करो प्रयास नमस्कार मैं हूं अनन्या श्रीवास्तव फ्रॉम पुणे आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज़ 107.8 जीरो खुश रहो खुशियां बांटो नमस्कार श्रोत्यो आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये जसं आपण वेगवेगळ्या दिग्गज लोकांची आपण इंटरव्ह्यूज घेतो किंवा आपण त्यांच्याशी गप्पा मारतो जसं त्यांचे अनुभव जेव्हा आपण ऐकतो खरंच त्यांनी आपल्यामध्ये एक प्रेरणा नक्कीच येते आणि मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असो म्हणजे कोणी साहित्यिक असो कोणी त्यांच्या त्यांचे प्रोफेशनवाले असो किंवा स्पोर्ट्समॅन असो तर त्यांच्याकडून जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते त्यांनी कदाचित ज्याला असं वाटतं की माझ्यामध्ये ती ताकद आहे पण एक प्रेरणा नाही तर त्यांना ती नक्कीच प्रेरणा मिळू शकते असंच मी उल्लेख करू शकते की असं असे खूप काही लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की मला लिहिता येतं पण काय माहिती माझे मी जे लिहिते ते खरं चांगलं आहे की नाही पण चांगलं आहे की नाही हे ठरवणारे जे वाचणारं आहेत तेच ठरवू शकतात तर अशाच एका आपण साहित्यिक मीन्स प्रोफेशनली त्या डॉक्टर आहेत परंतु डॉक्टर हे त्यांचं प्रोफेशन आहे साहित्यिक हे त्यांचं पॅशन आहे तर आपण आज त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत डॉक्टर कविता विघे तर नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुमचा रेडिओ पुणे आवाजच्या या स्टुडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते डॉक्टर धन्यवाद जसं मी तुमच्याबद्दल ऐकलं की तुम्ही एक अ डॉक्टर आहात पण एक खूप छान अशा साहित्यिकही आहात तर खूप लोकांना हा प्रश्न पडतो की साहित्यिक म्हणजे नेमकं काय कारण असं आहे की लिहिणारे खूप असतात म्हणजे कुणाला असं वाटतं की एखादा विषय आला चला लिहूया परंतु लिहिल्यावर त्याला पर्टिक्युलर काय नाव आहे आपण कोणत्या नावाने त्या गोष्टीला ओळखलं पाहिजे म्हणजे आम्हाला थोडक्यात साहित्यिक म्हणजे काय याबद्दल थोडं सांग साहित्यिक म्हणजे आपला काळजावरचा शब्द ओ हो. काळी जे बोलतं ते आपल्या कागदावरती उतरलं जातं किंवा आपण ते आता सध्याच्या या आधुनिक युगामध्ये मोबाईलमध्ये टाईप करतो बरोबर ठीक आहे साहित्यिक म्हटलं ना की आपण जे काहीही जीवनामध्ये अनुभव घेतलेला असतो किंवा बघितलेला असतं किंवा एखादा विषय आपल्या जेव्हा मांडतात डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते आपण शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो बरोबर ठीक आहे त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार असतात जसं काव्य लिहितो आपण पण काव्यामध्ये पण आणखी खूप सारे वेगवेगळे प्रकार आपण बघायला मिळतात वेगवेगळे म्हणजे आता जसे काव्यामध्ये पण खूप संशोधन चालू आहे वेगवेगळी कवी कवयित्री आपापल्या परीने काव्यामध्ये वेगवेगळ्यापणा आणण्याचा प्रयत्न करतात हो. आणि खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ना की त्या आपल्याला माहीत नसतात आणि आपण लिहितो आणि आपण लिहित असताना आपल्याला ह्या गोष्टींचं काही ज्ञान नसतं पण म्हणजे जेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचं ज्ञान होतं तेव्हा आपल्याला कळतं की साहित्य म्हणजे काय ठीक आहे साहित्य हा खूप मोठा एक छोटासा शब्द आहे पण त्याची प्रगल्भता खूप मोठी आहे एका म्हणजे शब्दातच एवढा मोठा साठलेला असतो आणि ते आपण असं म्हणजे एका शब्दामध्ये मांडू शकत नाही किंवा साहित्य बोललं की ते संपणार नाही ते खूप म्हणजे अनंत आहे आणि अमर्याद आहे ते वेगवेगळ्या लोकांमधून वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडत असतं कोणी विद्विग्न असतं कोणी शांत असतं कोणी रसिक असतं तर कोणी प्रेमळ असतं असं खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात साहित्यिक हा फक्त लिहिणारा नसतो तर वाचणारा सुद्धा साहित्यिक असतो हो म्हणजे मला आतापर्यंत एवढंच माहिती होतं की लिहिणारे साहित्यिक वाचणारे जेव्हा त्याला दाद देतो हो. तर त्याच्याही मनात कुठेतरी साहित्यिक दडलेला असतो ओके कारण जोपर्यंत आवड नसेल तर तो व्यक्ती वाचणारच नाही हा आवड पाहिजे आणि आपले जे जीवनातला काही एक असे प्रत्येक अंगोऱ्यातून आपण जात असतो जीवनामध्ये खूप सारे म्हणजे आपण जीवन जगत असतो एका वेळी खूप सारी कारण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं जीवन एक वेगळं असतं ते सुद्धा आपण अनुभवत असतो म्हणजे जगतच असतो तर ते आपण आपल्या शब्दामध्ये मांडतो म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण जेव्हा जातो किंवा आपण जे बघतो किंवा निसर्ग चित्र निसर्ग पाहतो असं जे वेगवेगळं आपण अनुभव घेतो आणि ते आपल्या शब्दात मांडतो त्याच्यातून साहित्य निर्माण होत असतं हो नक्कीच. म्हणजे, म्हणजे एकंदरीत काही लोक फिरायला वगैरे जातात. फक्त तो एक निसर्गरम्य वातावरण पाहून त्याचा आनंद घेतात. पण काही असे लोक असतात, की त्या निसर्गाला पाहून त्याच्यावर लिहिणाऱ्या शब्दामध्ये बंद करून बंद करून टाक किंवा असं म्हणजे आपण त्याला प्रवास वर्णन म्हणतो. प्रवास वर्णनामध्ये पण पहा तुम्ही, की प्रवास वर्णन म्हणजे त्या जागेचं, त्या ठिकाणचं आपण वर्णन करतो. दुसरं प्रवास वर्णन असं असतं, की आपण ते प्रवास करताना काय काय अनुभवतो. हो म्हणजे व्यक्तिशः व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीवर म्हणजे प्रवास करताना आपल्या सानिध्यात आलेली लोक त्यांनी आपल्याला कसं म्हणजे अनुभव दिले किंवा ट्रीट केले किंवा त्यांनी आपल्याला जे दिलेलं असतं म्हणजे शब्दातून किंवा काही त्यांच्या आचरणातून अशा सगळ्या गोष्टी आपण त्या मनामध्ये साठवत असतो आणि त्या आपोआपच कागदावरती उतरतात उतरतात काही काही लोक फक्त निसर्गाकडे किंवा काही बाहेरच्या चित्रणाकडे याच्याकडे लक्ष देतात तर काही लोक व्यक्तींकडे देतात तोही एक प्रवास वर्णनच होऊन अच्छा म्हणजे तो व्यक्तीचा असो किंवा निसर्गाचा जीवनाचा एक प्रवासच आहे हा तसं बघायला गेलं तर साहित्य म्हणजे जीवन प्रवासच आहे हो, म्हणतात ना लाईफ इज अ जर्नी हा प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात पाहायला मिळतात अनुभवायला हो. मिळतात तर मग जसं आम्हाला इतक्या छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की साहित्यिक म्हणजे काय म्हणजे वाचणाराही आणि लिहिणाराही मग त्या साहित्यिक या प्रकारामध्ये तुमचा कोणता प्रकार आहे म्हणजे तुम्ही काय करता त्याच्यामध्ये मी वाचते पण लिहिते पण मला लहानपणापासून खूप अभ्यास करण्याची आवड आहे अभ्यास हो. करायचं आणि त्याच्यानंतर असं म्हणजे मुव्हीज तर मी जास्त पाहत नाही पण नाचामध्ये असं गाण्यामध्ये त्याच्यामध्ये ऐकण्यामध्ये मी जास्त म्हणजे आवड आहे मला त्या गोष्टी करण्याची ऐकण्याची बोलण्याची आवड आहे खूप सारं बडबडत असते बोलत असते ते सुद्धा आवडतं मला आणि ते म्हणजे असं असं म्हणजे नाही की दुसऱ्यांना आवडण्यासारखं बोलते असं <laughs> मग ॲज अ तुमचं प्रोफेशन ॲज अ डॉक्टर आहे आणि ही जी आवड निर्माण झाली म्हणजे कविता लिहिण्याची आवड ही डॉक्टर झाल्यानंतरची की लहानपणापासून तुम्हाला कविता लिहायला पहिलं तर काही माहीत नव्हतं पण असं अचानकच कधीतरी एखाद्या निसर्गावरती असं पाऊस पाऊस जेव्हा पडला तर असं मी लहान माझ्या मुलांसाठी मी एक गाणं लिहिलं होतं असं त्यावेळी थोडस आम्हाला ऐकव ना पाऊसाला पाऊसाला वारा घेऊन शाळेत मी जाते छत्री घेऊन नभात दाटली ढगांची दाटी हातामध्ये उभी राहिली छत्रीची काठी इकडून छत्री तिकडून छत्री दाटी रस्त्यात आकाश आले धरणीवरे वाटे रे मनात वा असं त्यांना म्हणजे एक छोटस असं ते एक गीत लिहिलं लहान मुलांसाठी माझ्या आणि ते मला नंतर एक असं म्हणजे मुलांना आवडलं आणि त्याच्यातून माझी आवडलाही आवडणार <laughs> तुमच्या मुलांना आवडलं आपल्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनाही नक्कीच आवडणार अजून ते तोंडपाठ आहे माझ्या मुलांचं अच्छा. तर त्यांना पण खूप आवडलं. मग तेव्हापासून मला एक आवड निर्माण झाली काहीतरी लिहित राहायचं. काही बघितलं, काही अनुभवलं तर मी लिहायची. मग हळूहळू कविता वगैरे लिहायला लागली. म्हणजे मुलं किती छान प्रकारे एन्जॉय करत असतील, की आमचीच मम्मी आमच्या या सुंदरशा वातावरणाबरोबर आमची कविता केल्यावर. म्हणजे आनंद झाला तो एक आनंद एक वेगळाच असतो आणि खरंच खूप कमी अशा गोष्टी असतात की त्या गोष्टीवर आता पाऊस आम्हीही पाहतो निसर्ग आम्हीही पाहतो पण ती जी भावना म्हणजे ओके येत की किती सुंदर वातावरण परंतु त्याच्याबद्दल जे शब्द तुम्ही जे कवे बनवतात ती शब्दरचना खूप छान वाटते तर कविता लिहिता लिहिता मीन्स गाणं जे संगीत म्युझिक तर म्हणतात जीवन एक संगीत आहे आणि या संगीतामध्ये तुम्हाला अशी कोणती गाणी आवडतात तसं तर माझं खूप आवडीचं गाणं आहे हे लेक लाडकी ह्या घरची होणार सुनामी कन्यादान मधलं गाणं आहे वाटतं ते हो कन्यादान या चित्रपटातलं हे गाणं आहे लेक लाडकी या घरची होणार सुनमी त्या घरची त्याच्यामध्ये जे उषा किरणचे भाव आहेत ते खूप चपलक आहे खूप सुंदर आहे खूप छान वाटतं ते बघताना पण आणि ऐकताना पण नक्कीच हे नवीन नवरीचे त्याच्यामध्ये जे होणारे नवीन नवरीचे जे भाव आहेत ते खूप छान मांडले मांडले नक्कीच तुमचं हे गाणं आपल्या सर्व श्रोत्यांसाठी पण डेडिकेट जितक्या सध्या कन्या ऐकत असेल आपला रेडिओ ज्यांचा आता कारण उन्हाळा म्हणलं की लग्न सराई चालू होते आणि ज्या कन्या आज सासरी जाणार आहेत त्यांच्यासाठी हे गाणं खास आपल्या रेडिओ पुणेरी आवाज या स्टुडिओवर ऐकायला मिळणार आहे एका छोट्याशा मध्ये ब्रेक नंतर आम्ही पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ आनंदी रहा आनंद लुटा நடத்தே மண் छोट्याशा विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि आपण ब्रेकमध्ये इतकं सुंदर असं गाणं ऐकलं कन्यादान या चित्रपटातलं लेख लाडकी या घरचे खरंच सगळ्यांचा ऊर भरून आला असेल या गाण्यामध्ये कारण भावच उषा किरणजी यांचे खूप भारी आहे त्याच्यामध्ये तर आपण गप्पा मारत आहोत कविता यांच्याशी नावच कविता आहे आणि स्वतःही त्या कविताच करतात हो, <laughs> जसं नावासारखं एखादा व्यक्ती असतो ना तो ती गोष्ट फार कमी लोकांमध्ये दिसून येते की जसं नाव तसा तो व्यक्ती जसे तुम्ही तर आतापर्यंत इतक्या वर्षामध्ये तुम्ही कोणकोणत्या विषयावर कविता लिहिलेल्या आहेत मीन्स त्याच्या थोड्याशा आम्हाला झलक सगळ्या श्रोत्यांना ऐकायला मिळेल तर खूप चांगलं होईल तर असं दुःखाच्या आहेत प्रेमाच्या आहेत तुम्ही पुढे सरकले तर दुःखाच्या आहेत प्रेमाच्या आहेत आणि समाजाविषयक पण आहेत अच्छा हा खूप सारं असं म्हणजे स्वातंत्र्यावरती आपण जर लिहित आहे नंतर येतात असे जे काही सणवार येतात त्याच्यावरती पण कविता केलेल्या आहेत आणि आपले जे मोठे पुढारी होऊन गेले स्वातंत्र्य काळात किंवा स्वातंत्र्यापूर्वी ही काही कविता लिहिलेल्या आहेत असं अच्छा म्हणजे, म्हणजे आता सध्या वसंत ऋतू आलेला आहे तर या वसंत प्रेमाची पालवी फुटते तसं असं प्रेम गीत आता म्हणजे मी एक तुम्हाला बोलून दाखवते लगेच माझ्या कवितेचं नाव आहे एक चाफा असाही अबूल चाफा सदा गंध तो लहरत बहरत झुळझुळतो लहरत बहरत झुळझुळतो मनात त्याच्या प्रीत सुगंधा मिटुनी नोचने कुरवाणी तो मिटुनी नोचने कुरवाणी तो अबोल चाफा सदा गंध तो मंद झुळकती धुंद गंधली तन्मनांतरी भिनलेली भाव प्रीतीचा हा तो मुक्त मना सहज भुनवी तो मुग्धमना सहज भूलवितो अबूलचाफ़ा सदा गन्धतो गतस्मृतिञ्ची अविटस्पन्दने दुरासमन्ती गन्ध उधणितो मनमकरन्दी हलुसमिटता गालावरुनी बघोगळतो गालावरुनी बघोगळतो अबोल चाफा सदा गंधतो कधी कधी लटकेच रुसतो प्रीतीचाच तो असे बहाणा मी सारे समजुनी चुकते गंधला चाफा मनी दरवळतो गंधला चाफा मनी दरवळतो अबोल चाफा सदा तो लहरत बहरत झुळझुळतो लहरत बहरत झुळझुळतो मनात त्याच्या प्रीत सुगंधा मिटून लोचने कुरवाळी तो मिटून लोचने कुरवाळी तो वा मला असं वाटलं की वसंत ऋतूच्या त्या भरलेल्या चाफ्याच्या झाडाखालीच मी उभी आहे इतकं सुंदर जी शब्द रचना आहे त्या अबोल चाफ्याबद्दल मी म्हणजे फक्त चाफा पाहिला आवडीने परंतु त्याच्याबद्दलची जी शब्दरचना जी तुम्ही बनवली ती खरंच खूप अतिशय मनाला अशी लागणारी होती आणि मलाच वाटतं सर्व श्रोत्यांनाही या कवितेतले भाव समजलेच असतील त्या अबोल चाफ्याचे भाव तुम्हाला नक्कीच समजले असतील तर अशा जसं तुम्ही एक वसंत ऋतूची ही कविता म्हटली आणि म्हणजे असं आहेत की किती प्रकारचे म्हणजे किती कविता लिहून झाल्या आतापर्यंत एवढ्या ह्याच्यात आतापर्यंत माझ्या दोनशे ते तीनशे कविता सगळे काव्य प्रकारांच्या मिळून झाल्या आहेत हो दोनशे ते तीनशे प्रकारच्या कविता लिहून झालेल्या आहेत सर्व काव्य प्रकारांच्या मिळून दोनशे ते तीनशे कविता बर म्हणजे काव्य प्रकारातला मला एक प्रकार म्हणजे म्हणजे कविता आणखीन कोणकोणते काव्य प्रकार आहेत आता नवीन नवीन काव्य प्रकार जसं लिनाक्षरी काव्याक्षर आणि दर्पण त्याच्यानंतर आता आमच्या साहित्य सागर समूह आहे चारुदत्त मेहरे सरांचा ज्यांनी आम्हाला आता यमक अलंकार वगैरे पुष्य अलंकार या सगळ्या गोष्टींची त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे त्या याच्यावरती त्याच्यामुळे ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामधून ज्ञान मिळत आहे की कसं यमक साधायचं कोणकोणत्या यमकामुळे कसं कसं नाविन्यता गाण्यामध्ये येते कशी लयता येते असं त्याच्यामधून आम्हाला समजतं आणखीन दुसरे जे आहे तर खूप सारे प्रकार आहे जसं आता मी सांगितल्याप्रमाणे काव्यांजली हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये पण कविता केलेल्या आहेत भरपूर इतके सगळे प्रकार म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलेत ऍक्च्युली <laughs> त्याच्यातली थोडी थोडी झलक तरी आम्हाला नक्कीच कळाली पाहिजे नेमकं प्रकार कसे आहेत ते त्याचे वेगवेगळे नियम आणि निकष असतात प्रत्येक प्रकाराचे अच्छा तर आता मी तुम्हाला ना निराक्षरी एक बोलून दाखवते ओके गाण्याच्या स्वरूपातच आहे ते पण त्याचं शीर्षक आहे घाव ही जी रचना आहे ना ही मी माई सीतावरती केलेली आहे अच्छा तर त्यांनी कसं म्हणजे खूप सारे घाव आहे ना सीतामाताने आपल्या उरामध्ये दाबून घेतलेले आहे असे हो. आणि अशावरती मी ही कविता केली आहे घाव किती केले काळ जावरी दिली अग्निपरीक्षादिवणि जरी गावगीति केले रे लिरी जा वीरी मूलत्या गाजे मोल त्यागाचे कधी रे समजील नसताना मी रे किती उमजील भास आभा घाव किती केली रे काळ जावरी वा पहिल्यांदाच ऐकला हा मी काव्य प्रकार आणि नाक्षरी काव्य प्रकारामध्ये लिहिलेली ही कविता आहे खूप सुंदर वाटलं आणि जे म्हणजे वनवास काढलेला आहे त्या नक्कीच म्हणजे जिथे राम तिथे सीता तिच्या काळजावरती किती घाव केलेले आहेत आणि ते सगळं तिने प्रेमासाठी सहन केलं पूर्ण प्रेमासाठी तिने प्रेमालाच बळी दिलं आणि शेवटी तिने म्हणजे धरणी मातेच्या पोटामध्ये ती लुप्त झाली लुप्त झाली म्हणजे त्या त्या कवितेमध्येच सीता मातेचं जे आपल्या पतीवर म्हणजे रामावर जे प्रेम होतं ते व्यक्त झालेलं दिसून येतं खूप छान वाटलं आणि जसं तुम्ही सांगत होते की खूप सारे काव्य प्रकार आहेत जसं काव्यांजली हा एक खूप सुंदर असा प्रकार आहे त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत तर एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा में पधारो सीता मैया मेरे घर में पधारो घर में पधारो सीता मैया मेरे घर में पधारो कष्ट निवारो सीता मैया मेरे घर में पधारो कष्ट निवारो सीता मैया मेरे घर में पधारो घर में पधारो सीता मैया मेरे घर में पधारो लक्ष्मण मिलेंगे राम मिलेंगे लक्ष्मण मिलेंगे दर्श दे डारो सीता मैया मेरे घर में पधारो घर में पधारो सीता मैया मेरे घर में पधारो खुश की मैया हनुमत की मैया कुश की मैया हनुमत की मैया ममता रूप धारो सीता मैया मेरे घर में पधारो घर में पधारो सीता मैया मेरे घर में पधारो अष्टमी भक्ति समाई वचन निभाई धरती समाई जान लोक सारे सीता मैया मेरे घर में पधारो घर में पधारो सीता मैया मेरे घर में पधारो जनकपुर से आओ अयोध्या से आओ जनकपुर से आओ अयोध्या से आओ विनती स्वीकारो सीता मैया मेरे घर में पधारो घर में पधारो सीता मैया मेरे घर में पधारो ब्रेकनंतर श्रोते मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर कविता ज्यांच्यामध्ये खूप साऱ्या कवितांचा भरमार आहे आणि त्यातल्या त्यात विशेष गोष्ट ही म्हणजे श्रोतो की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या काव्य प्रकारातल्या जसं त्यांनी ब्रेकच्या अगोदर लीनाक्षरी या काव्य प्रकाराबद्दल खूप माहितीही दिली आणि एक एक छोटंसं सीतेबद्दल गाणंही म्हणजे कविताही त्यांनी आपल्या सगळ्यांना ऐकवली आता आपण वळूया काव्यांजली या प्रकाराकडे नेमका हा प्रकार काय आहे हेच आपण कविता ताई यांच्याकडून जाणून घेऊया म्हणजे प्रत्येक काव्य प्रकाराचे वेगवेगळे निकष नियम असतात त्या त्याप्रमाणे त्या कविता लिहिल्या जातात फक्त त्याच्यातून आपल्याला जे साध्य करायचं आहे तो अर्थ निघाला पाहिजे म्हणजे कमीत कमी आपला भाव त्याच्या भाव त्याच्यामध्ये आपल्याला जुळवायचा त्या शब्दांमध्ये किंवा ते शब्दांचं एक प्रमाण असतं की त्या प्रमाणातच आपण त्या गोष्टी करायला हव्यात किंवा शब्दबद्धता असते त्याप्रमाणेच तसं जसं काव्यांजलीमध्ये आता म्हणजे पहिल्या ओळीमध्ये दोन अक्षर दुसऱ्या ओळीमध्ये तीन अक्षर शब्द अक्षर म्हणजे अक्षर नाही शब्द पहिल्या ओळीमध्ये दोन शब्द दुसऱ्या ओळीमध्ये तीन शब्द पुन्हा तिसऱ्या ओळीमध्ये दोन शब्द आणि शेवटच्या ओळीमध्ये एक शब्द असा हा प्रकार आहे मग या काव्यांजली प्रकाराचा एखादी कविता आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी आताच मी नवीन लिहिली आहे आपल्या उन्हाळा आहे म्हणून खूप पाण्याचं म्हणजे आता प्रत्येक प्रत्येकीकडे कपात वगैरे झाले पाणी आता दिसत नाही म्हणजे हो. जे खूप लोक शोध घेतात पाण्याचा म्हणजे खूप गावोगावी मध्ये पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे बायका फिरत आहेत हांडे वगैरे घेऊन तर त्या याच्यावरती पाण्या तू कुठे आहे ही कविता मी लिहिली आहे शोध चाललाय सगळ्यांचा आणि हे पाणी शोधताना काय अवस्था आहे त्याचा मी हा विषय घेऊन मांडलेला आहे काव्यांजली रूपामध्ये पाण्या तू कुठे आहे शीर्षक आहे कवितेचं अश्रू दाटले नाही ओ पाणी अश्रू दाटले नाही ओ पाणी वणवण त्या राणी दूरवरी वा फांदी सुकली झाडे काडी जाहली फांदी सुकली झाडे काडी जाहली उभी राहिली अर्धजीवी मन भक्कास किती ऊन भीष्ण मनभक्कास किती ऊन भीष्ण सरेना तृष्ण पाण्याविणा सृष्टी कोपली जनावरे कासा विसरडती क्षीण फिरती जलास्तव नबीचा सूर्य आग ओकतो डोंब नबीचा सूर्य आग ओकतो डोंब पाण्याची बोंब जिथे तिथे अरे वा इतके सुंदर म्हणजे आज खरंच हे वा वातावरण पाहायला मिळते आज उन्हाळा आहे त्यातल्या त्यात पाण्यात उष्णता आहे आणि खूप सूर्य आग ओकत आहे आणि पाणी नाहीये कुठे तर त्या झाडांची अवस्था काळी झाली आहे हो, आणि जनावर सुद्धा कासाव आपण तरी कुठून तरी पाणी शोधून पिऊ शकतो जनावरांची काय काय अवस्था आहे नक्कीच या कवितेमधून लोकांपर्यंत पोहोचली असेल ही भावना कासावीस झालेली आहे जन म्हणजे लोक पण आणि झाड पण सर्व म्हणजे संपूर्ण जीव सजीव सृष्टी हो, पाण्याशिवाय म्हणजे खरंच की एखादा कवी जो असतो तो ते सगळे भाव एका छानशा शब्दामध्ये मांडतो हे नक्कीच कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज लोक भाषण म्हणलं तरी पण करू शकतात पण ती एक तुम्ही एक कवितेमध्ये त्या गोष्टी मांडल्या इतक्या सरळ शब्दामध्ये मीन्स कोणालाही या गोष्टी समजतील अशा भाषेमध्ये तुम्ही लिहिलेल्या आहेत आणि इतकं छान साहित्यिक तुमच्याकडे आहे आणि तेच तुमच्या तुम्ही आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि पहिल्यांदा म्हणजे हे जे काव्य प्रकार आहेत लिनाक्षरी झालं काव्यांजली झालं अजून बरेच काही काव्य हो, प्रकार असते चालेल असतील लावणी लावणी आहे. मी लावण्या सुद्धा आताच घेतलंय मी अभ्यास करून लावण्यांचा पण लिहिण्याचा जो बाज असतो तो वेगळा असतो वेगळा असतो तो वेगळ्या प्रकारेच तो मांडला पाहिजे शृंगारिक पाहिजे तो आणि शृंगार म्हटलं तर असं त्याच्यामध्ये अश्लीलता नको असं वेगळा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे की तुम्हालाही त्याबद्दल अभ्यास करूनच मग ह्या गोष्टी म्हणजे प्रेम वाढलं पाहिजे अश्लीलता नको प्रेम वाढलं पाहिजे असं ते लावणीमधून व्यक्त व्यक्त करायचं असतं नक्कीच तुमच्याशी गप्पा मारताना वेळ कुठं चाललेला आहे खरंच समजत नाहीये परंतु वेळेचं बंधन नक्कीच आहे आपल्या या कार्यक्रमाला एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये खरंच मनापासून तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करते धन्यवाद करते की तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिली जाता जाता आपल्या सर्व श्रोत्यांसाठी तुम्ही कोणतं गाणं डेडिकेट करणार आहात सांगितले तुम्ही तसं बोला हा जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते नक्कीच आपण सर्वजण ते गाणं पुन्हा तुम्ही मला बोलवणार यासाठी मी सुद्धा वाट पाहते नक्कीच तुमचं पुन्हा पुन्हा स्वागत आहे कारण काव्यप्रकार घेऊन जसं तुम्ही म्हणले होते की खूप सारे काव्य प्रकार आहेत आतापर्यंत आम्हाला आणि श्रोत्यांना फक्त दोन काव्य प्रकार समजले आणि लावणी हा प्रकार झळकता झळकता समजला तो सर्वश्रुत आहे आणि हो त्या काव्य प्रकारामध्ये पण मी लिहिलेला आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा ऐकणार आहोत पुन्हा त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठ आनंदी राहा आनंद लुट आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास कोटीही जा अवती भवती निसर्ग एकच आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे इथं गाण लोकलच पाणी तुंबलेल्या नळाच आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याच इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे हे जीवन सुंदरा हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन संदीप फ्रॉम हैदराबाद आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज़ 107.8 एफएम खुश रहो